ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सतरावा भगवंताचे प्रगट होऊन अदितीला वर देणे शुक म्हणाला राजा आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसापर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवली आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंताचे चिंतन करीत राहिली तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रगट झाली परीक्षिता त्यांनी पितांबर परिधान केला होता त्याला चार हात होते आणि हातात शंखचक्र गदा घेतली होती भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून आदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विवळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्याला साष्टांग दंडवत घातली नंतर उठून हात जोडून भगवंताची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला परंतु डोळ्यामध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली तिच्याच्याने बोलवेना तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली परीक्षिता आपल्या प्रेमपूर्ण नेत्रानी देवी आदिती लक्ष्मीपती विश्वपती यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहत होती नंतर मोठ्या प्रेमाने गदगद वाणीने हळूहळू ती भगवंताची स्तुती करू लागली अदिती म्हणाली आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात ही अच्युता आपल्या चरण कमलाचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात आपल्या यश कीर्तनाचे श्रवण सुद्धा संसार तरुण नेणारे आहे आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते हे आदिपुरुषा जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे आपण दूर करता भगवन आपण दिनांचे स्वामी आहात आपण आमचे कल्याण करावे आपण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात तसेच विश्वरूप सुद्धा आपणच आहात अनंत असून सुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता आपण नेहमी आपल्या स्वरूपामध्येच स्थित असता नित्य निरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता भगवान मी आपल्याला नमस्कार करते हे अनंता आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य त्यांच्याच सारखे दिव्य शरीर प्रत्येक इच्छित वस्तू पुष्कळ धन स्वर्ग पृथ्वी पाताल योगाच्या सर्व सिद्धी धर्म अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञान सुद्धा प्राप्त होते अशी असता शत्रूंवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहानसहान कामना आहेत त्यासंबंधी काय सांगावे शुक म्हणाला राजन आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंताची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले भगवान म्हणाले हे देवजननी तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो शत्रूने तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे त्यांना त्यांच्या ठिकाणाहूनही हाकलून दिले आहे तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या वनमत्तानी बलवान असुरांना जिंकून विजयी लक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे तुझी अशी सुद्धा इच्छा आहे की तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे अदिती तुला असेही वाटत आहे की तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत त्यांची कीर्ती आणि ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त व्हावी तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा परंतु देवी त्या आसूर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही असे मला निश्चितपणे वाटते कारण ईश्वर आणि काळ सध्या त्यांना अनुकूल आहेत यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही तरी सुद्धा हे देवी तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस म्हणून मी अंशरूपाने कश्यपाच्या तपश्चरेत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन कल्याणी तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर देवी कोणी विचारले तर ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते शुक म्हणाला एवढे बोलून भगवान तिथेच अंतर्धान पावले स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली दिव्य दृष्टी कश्यपाने समाधी योगाने जाणले की भगवंताचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे वायू जसा लाकडे एकमेकावर घासून त्यात अग्निस्थापन करतो त्याचप्रमाणे कश्यपाने एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चरेच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठवलेले तेज आदितीमध्ये स्थापन केली जेव्हा ब्रह्मदेवाने हे जाणले की आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत तेव्हा ते भगवंताच्या रहस्यमय नावाने त्यांची स्तुती करू लागली ब्रह्मदेव म्हणाला हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता आपला विजय असो अनंत शक्तीच्या अधिष्ठाना आपल्या चरणांना नमस्कार असो ब्रह्मण्य देवा त्रिगुणांच्या नियामका आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो प्रश्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभू आपणच सर्वांचे निर्माते आहात आपल्याला मी नमस्कार करतो हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे जीवांच्या अंतकरणात आपण नेहमी विराजमान असता अशा सर्व व्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो प्रभो आपणच संसाराची आधी अंत आणि मध्य आहात म्हणूनच वेद अनंत शक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यामध्ये पडलेल्या वस्तू वाहून नेतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेत आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात देवाधी देवा जसा पाण्यामध्ये बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे या ठिकाणी सतरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू